บุ๊กทูสี่สิบชาลิสชาลิสการสอบถามทาง ดิชาวิจารณนดิชาวิจารณ์ขอโทษค่ะ มาฟกระมาฟกระ ช่วยดิฉันทีได้ไหมคะ आपण माझी मदत करू शकता का आपण माझी मदत करू शकता का แถวนี้มีร้านอาหาร ดี ๆ ไหมคะ इथे जवळपास चांगलेसे रेस्टॉरंट कुठे आहे इथे जवळपास चांगलेसे रेस्टॉरंट कुठे आहे เลี้ยวซ้าย ที่ หัวมุมค่ะ त्या कोपऱ्याला डावीकडे वळा त्या कोपऱ्याला डावीकडे वळा नीट ต่อจากนั้นตรงไปอีกนิดค่ะ मग थोडा वेळ सरळ जा मग थोडा वेळ सरळ जा ต่อจากนั้นเลี้ยวขวาแล้วไปอีกหนึ่งร้อยเมตรค่ะ मग उजवीकडे शंभर मीटर जा मग उजवीकडे शंभर मीटर जा คุณสามารถไปด้วยรถเมล์ก็ได้อัันนบสเ आपण बसने सुद्धा जाऊ शकता आपण बसने स ु द ्จा ज ाชักตาคุณสามารถไปด้วยรถรางก็ได้อัน आपण ट्रामने सुद्धा जाऊ शकता आपण ट्रॅमने स ु द ्จा ज ाชักตาคุณขับรถตามดิฉันไปก็ได้ आपण आपल्या कारने माझ्या मागे सुद्धा येऊ शकता आपण आपल्या कारने माझ्या मागे सुद्धा येऊ शकता ดิฉันจะไปสนามแข่งฟุตบอลได้อย่างไรคะ मी फुटबॉल स्टेडियमकडे कसा जाऊ शकतो मी फुटबॉल स्टेडियमकडे कशी जाऊ शकते पायखा पूल पार करा पूल पार करा ลอดอุโมงค์ไปค่ะ बोगद्यातून जा बोगद्यातून जा ขับไปจนถึงสัญญาณไฟแดงที่สามค่ะ तिसऱ्या ट्रॅफिक सिग्नलकडे पोहोचेपर्यंत गाडी चालवत जा तिसऱ्या ट्रॅफिक सिग्नलकडे पोचेपर्यंत गाडी चालवत जा ต่อจากนั้นเลี้ยวขวาตรงถนนแรกค่ะ नंतर तुमच्या उजवीकडे पहिल्या रस्त्यावर वळा नंतर तुमच्या उजवीकडे पहिल्या रस्त्यावर वळा ต่อจากนั้นขับตรงไปเรื่อยๆผ่านสี่แยกถัดไป नंतर पुढच्या इंटरसेक्शनवरून सरळ जा नंतर पुढच्या इंटरसेक्शनवरून सरळ जा ขอโทษค่ะ ดิฉันจะไปสนามบินได้อย่างไรคะ माफ करा विमानतळाकडे कसे जायचे माफ करा विमानतळाकडे कसं जायचं วิธีที่ดีที่สุดคือไปโดยรถไฟใต้ดิน आपण भुयारी मार्ग निवडणे सर्वात उत्तम आपण भुयारी मार्ग निवडणं सर्वात उत्तम ออกที่สถานีสุดท้าย अगदी शेवटच्या स्थानकापर्यंत ट्रामने जा आणि तेथे उतरा